शिवाजी हे नुसतं नाव जरी ऐकलं तरी औरंगजेबाचा जळफळाट व्हायचा संतापाची आग पायाच्या नखापासून मस्तकापर्यंत पेटायची संयमी थंड रक्ताचा मानला जाणारा औरंगजेब उसळून उठायचा आणि त्याचं कारणही संयुक्तिक होतं आलमगीर म्हणजे संपूर्ण दुनियेचा बादशाह हे बिरुद लावणारा औरंगजेब खरोखरच त्याच्या काळातला जगातला सर्वात जास्त शक्तिशाली समृद्ध धाडसी आणि महाचलाक बादशाह होता पश्चिमेकडे अफगाणिस्तान ते पूर्वेकडे ब्रह्मदेश म्यानमारपर्यंत उत्तरेकडल्या उझबेकिस्तानपासून तर दक्षिणेकडल्या सोलापूरपर्यंत त्याचं साम्राज्य पसरलेलं होतं आणि लवकरच तो कमजोर झालेल्या दक्षिणेतल्या सुलतान शहाया आणि मैसूरचं राज्य गिळून थेट कन्याकुमारीपर्यंत धडक घेणार होता महाचालाक औरंगजेबाच्या तोडीस तोड असणारा आणि अतिमहत्वाकांक्षी असा एकच शत्रू त्यावेळी संपूर्ण भारतात होता जो दूरदर्शी होता औरंगजेबाला पायबंद घालण्यासाठी समर्थ होता औरंगजेबाच्या मनात काय चाललंय हे ओळखू शकत होता महाचलाक औरंगजेबाच्या पुढच्या चाली ओळखून अगोदरच त्याला शह देणारा एकच शत्रू असा होता तो म्हणजे सह्याद्रीचा सिंह छत्रपती शिवाजी महाराज तसं पाहिलं तर औरंगजेबाकडे दहा पंधरा लाखांची ताकदवान मुघली फौज होती शस्त्रसामग्री आणि सैन्य सामग्री मुघलांकडे अतोनात प्रमाणात होती तोफा गाळण्याचे कारखानेही मुघलांनी त्या काळी उभारलेले होते दरवर्षी उत्तर भारतातल्या सुपीक मैदानी गाळाच्या प्रदेशातून मिळणाऱ्या करोडो रुपयांचा महसूल मुघलांच्या तिजोरीत जमा होत होता जगभराच्या व्यापारावर त्यावेळी मुघलांचा दबदबा होता थोडक्यातच सांगायचं झालं तर आजच्या काळात जशी अमेरिका आहे तसं त्या काळात मुघल साम्राज्य शक्तिशाली व्यापारी आणि श्रीमंत होतं जगभरातल्या व्यापारातलं नफ्यातलं आणि करातलं सोनं मुघलांच्या खजिन्यात जमा व्हायचं त्या तुलनेनं दख्खनचा स्वराज्याचा शिवाजीराजांचा मुलूक हा बऱ्याच अंशी दुष्काळी आणि डोंगर दऱ्यांचा होता त्यामुळे शेतीचा महसूल जास्त प्रमाणात मिळूच शकत नव्हता स्वराज्याचं सैन्य आणि उपलब्ध असणारी साधन सामग्रीही अत्यंत तुटपुंजी होती विस्ताराला मर्यादा होत्या पण शिवाजी महाराजांनी बादशहाच्या नाकावर टिचून आपलं स्वराज्य उभारलं होतं सुरत जाळून बदसुरत केली प्रति औरंगजेब मानल्या जाणाऱ्या शाहिस्ते खान मामाश्रींची बोट घरात घुसून छाटली आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांना नाईलाजानं यावं लागलेलं होतं औरंगजेबानं राजांचा अपमान करण्यासाठी होऊन त्यांना मागच्या रांगेत उभं केलं होतं त्यावेळी सह्याद्रीच्या या सिंहानं भर दरबारातच गर्जना केली होती जेवढं औरंगजेब शिवाजी महाराजांना आणि जेवढं शिवाजी महाराज औरंगजेबांना ओळखत होते तेवढं कदाचित कुणीच कुणाला ओळखत नसावं औरंगजेब आणि शिवाजी महाराज हे एकमेकांचे जानी दुश्मन होते आपल्या या चलाक महत्वाकांक्षी जानी दुश्मनाला शिवाजीला औरंगजेबानं कैद केलं जसं औरंगजेबानं आपला भाऊ मुराद आणि इतर सगळ्या पुतण्यांना आरामात वेळ घेऊन अगदी हालहाल करून ठार मारलं तसंच शिवाजीला अत्यंतिक हाल वेदना देऊन छळून ठार मारण्याचा त्याचा इरादा होता त्यासाठी औरंगजेबानं स्वतःचा आवडता जल्लाद फुलात खानाची नेमणूक केली होती माणसांचे हाल हाल करून ठार मारताना उलट्या काळजाच्या फुलात खानाला अगदी हर्षोल्लास व्हायचा फुलात खानानं शिवाजी महाराजांचे खास हाल करण्यासाठी नवीन एक वाडाच बांधायला घेतला होता आणि कैद केलेल्या शिवाजी महाराजांना लवकरच त्या वाड्यामध्ये मेहमान नवाजीसाठी नेण्यात येणार होतं पण चलाक शिवाजीराजे आपल्या मुलासह एखाद्या पक्षासारखे भुरकन उडून गेले होते औरंगजेबाचा संताप संताप झाला अंगाची लाहीलाही झाली होती वड्याचं तेल वांग्यावर या न्यायानं क्रूर औरंगजेबानं संशय घेतला तो विश्वासू रामसिंगांवर आणि त्यांचे पिता मिर्झा राजा जयसिंगांवर काशीचं वतन हे राजा जयसिंगांकडे होतं मिर्झा राजा जयसिंगांचे आजोबा राजा मानसिंग अकबराच्या नवरत्नांपैकी एक होते राजा मानसिंगांनीच श्री काशी विश्वनाथांचं मंदिर अकबराच्या काळात उभारलं होतं त्या अगोदरचं काशी विश्वनाथांचं भव्य मंदिर कुतुबुद्दीन ऐबक हुसेन शाह शर्की आणि सिकंदर लोधी यांनी उद्ध्वस्त केलं होतं मिर्झा राजे जयसिंगांनी आणि रामसिंगांनी शिवाजीला पळून जायला मदत केली असा औरंगजेबानं ठाम गैरसमज करून घेतला आणि औरंगजेबानं काशीचं विश्वनाथ मंदिर पाडण्याचा हुकूम दिला काशीचं श्री विश्वनाथ मंदिर पाडून औरंगजेबानं त्याची ज्ञानवापी नावाची मशीद बनवली एवढंच नव्हे तर त्याने सगळ्या हिंदूंवर जुलमी जजिया कर लादला हा जुलमी जजिया कर अकबरानं केव्हाच हटवला होता असं पाहिलं तर जजिया करातून औरंगजेबाला फार काही उत्पन्न मिळत नव्हतं पण हिंदूंचं मानसिक खच्चीकरण करणं हा जजिया कर लादण्यामागचा प्रमुख उद्देश धर्मांध औरंगजेबाचा होता शिवाजी महाराजांना हे वृत्त कळालं आणि त्यांनी अतिशय संतापानं एक खरमरीत पत्र औरंगजेबाला लिहिलं मूळ पत्र हे फारसी भाषेत होतं पण त्याचा साध्या सोप्या मराठीत मी तुम्हाला अनुवाद सांगत आहे धर्मांध झालेल्या औरंगजेबांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून त्याचे डोळे उघडण्याचा धर्मसहिष्णू शिवाजी महाराजांचा हा एक प्रयत्न होता ते पत्र असं आहे की सम्राट आलमगिरांच्या सेवेसी राजांचा सादर प्रणाम परमेश्वराच्या कृपेने आणि आलमगिरांच्या दयाळूपणाबद्दल धन्यवाद मी जहापणाला सांगू इच्छितो की दुर्भाग्यानं आम्ही तुमच्या आज्ञेशिवाय आपल्या शानदार दरबारातून निघून आलो तरीही आम्ही एका निष्ठावंत सेवकाच्या रूपात आपण सांगाल त्या कर्तव्याचा निभाव आमच्या संपूर्ण ताकदीनिशी योग्य तऱ्हेने करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आताच आमच्या कानांवर एक अशी बातमी आली की आमच्या सोबत युद्ध करताना मुघलांचा जहापनाहाचा सगळा खजिना संपून गेला म्हणून तुम्ही शाही कामकाज चालवण्यासाठी हिंदूंकडून जझिया कराच्या रूपानं बळजबरीनं कर वसुली सुरू केली आहे आपल्या साम्राज्याचे निर्माता पुरुष अकबरांनी सार्वभौमरित्या बावन्न चंद्र म्हणजे बावन्न वर्षे राज्य केलं त्यांनी सगळ्या संप्रदायांना जसं इसाई मुसलमान दादूपंथी फलकिया म्हणजे आकाशपूजक सुफिया मालकिया अन्सारिया म्हणजे बहुपूजक नास्तिक म्हणजे दहारिया ब्राह्मण जैन सगळ्यांना मान सन्मानाची वागणूक दिली म्हणूनच बादशाह अकबरांना जगद्गुरु अकबर अशी उपाधी मिळाली त्यानंतर बादशाह जहांगीरांनी बावीस चंद्र म्हणजे बावीस वर्ष जगातल्या लोकांवर आपली उदार छत्रछाया पसरवून राज्य केलं मित्रांना हृदय दिलं आणि मित्रांच्या हातांना बळ दिलं त्यामुळंच त्यांचं साम्राज्य वाढलं त्यानंतर बादशाह शहाजहानं बत्तीस चंद्र म्हणजे बत्तीस वर्ष आपली ममतामयी छत्रछाया पृथ्वीच्या लोकांवर टाकली आणि परिणामी अनंत जीवन फळ मिळवलं जो आपलं नाव सत्कीर्ती करतो तो चिरस्थायी प्राप्त करतो कारण मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरही मनुष्याला फक्त मनुष्याची चांगली कर्म आणि सत्कीर्तीच जिवंत ठेवत असते आपल्या सद्गुणी आणि उदार स्वभावामुळेच सम्राट अकबरांनी जिथं जिथं आपली गौरवशाली नजर आणि इच्छादृष्टी टाकली तिथं तिथं विजय आणि सफलता स्वतः अकबरांच्या मागोमाग चालत आली आपल्या शासनकाळात अकबरांनी अनेक राज्य आणि किल्ले जिंकले पण त्यांनी केवळ राजनैतिक दृष्ट्याच जिंकले जजिया कर लावण्याची शक्ती अकबरांकडे होती पण त्यांनी धर्मांधतेला कधीही हृदयात स्थान दिलं नाही अकबरांनी नेहमी हेच मानलं की सर्व मनुष्यांना धर्मांना आणि प्राण्यांना एकाच परमेश्वरानं निर्माण केलं आहे विविधता हा त्या परमेश्वराचा स्वभाव आहे अकबरांचा दयाळूपणा आणि सहृदयता इतिहासात सदा कोरलेली राहील अकबरांच्या दयाळूपणाची गौरवगाथा नेहमीच छोट्या मोठ्या सर्वच मनुष्यांच्या हृदयात आणि जिभांवर राहील सुबत्ता हे तुमच्या सदिच्छांचं फळ असतं त्यामुळेच तुमच्या पूर्वजांच्या काळात त्यांची संपत्ती आणि दैव सतत वाढतच राहिलं कारण त्यांच्या राज्यामध्ये सगळ्याच धर्मांचे अनुयायी शांततेत आणि सुरक्षिततेत राहिले त्यांनी दुवास दिला पण आपल्या राज्यात मात्र बरेच किल्ले आणि प्रांत तुमच्या हातातून आता निसटले आहेत बाकीचेही निसटण्याच्याच मार्गावर आहेत आणि मी तुमचे किल्ले आणि प्रांत हिसकावून घेताना बिलकुल दयामाया किंवा ढिलाई दाखवणार नाही तुमच्या राज्यात शेतकरी हलाखीत आहेत प्रत्येक गावाचं उत्पन्न कमी झालंय एक लाखाच्या जागी एक हजार आणि एक हजाराची जागी केवळ दहा रुपये महसूल गोळा होतोय आणि तोही मोठ्या मुश्किलीनं तुमच्या धोरणांमुळे शाही राजवाड्यांमध्ये आणि शहजाद्यांमध्ये भिकारीपणा घुसलाय तर सामान्य मनसबदार आमिर उमरावांची काय दुर्दशा झाली असेल याची केवळ कल्पनाच केली जाऊ शकते तुमचं राज्य म्हणजे एक असं राज्य आहे की ज्या राज्यात सैन्यांमध्ये असंतोष आहे व्यापारी नाखुश आहे मुस्लिमही रडताय आणि हिंदूंना तर भाजूनच काढलं जात आहे बहुतांश जनता केवळ एकदाच जेवते आणि रात्री उपाशी झोपते रात्री खायला अन्न नसल्यानं गरीब जनता स्वतःच्या थोबाळीत मारून घेऊन स्वतःचे गाल सुजवते की जेणेकरून भूक लागणार नाही अशा गरीब उपाशी जनतेवर जुलमी जजिया कर लादण्याची परवानगी तुम्हाला तुमचा राजधर्म देतो तरी कसा तुमची बदनामी लवकरच पश्चिमेकडून पूर्वेकडे सगळीकडे पसरेल एक बदनाम बादशाह म्हणून तुमची इतिहासात नोंद होईल तुमची नोंद इतिहासात अशी केली जाईल की हिंदुस्तानचा बादशाह भिकेचा कटोरा घेऊन ब्राह्मण जैन साधू योगी संन्यासी फकीर दरिद्री भिकारी गरीबी दुष्काळी आणि दुःखी लोकांकडून करवसरी जबरदस्तीनं करतोय स्वतःची मर्दानगी आणि पराक्रम भिकाऱ्यांच्या झोळ्या हिसकावून दाखवतोय आलमगीर तुम्ही तुमच्या वागण्यामुळे तैमूर वंशाचं नाव पार मातीत मिसळलंय जहापना जर आपण परमेश्वराच्या वाणीवर म्हणजे पवित्र कुराणातल्या पवित्र शब्दांवर विश्वास ठेवत असाल तर त्यात असं लिहिलंय की परमेश्वर हा रब उल आलमी म्हणजे सर्वच मनुष्यांचा स्वामी आहे पवित्र कुराणात असं लिहिलेलं नाही की परमेश्वर हा रब उल मुसलमान म्हणजे केवळ मुसलमानांचाच स्वामी आहे वास्तवात इस्लाम आणि हिंदू धर्म हे केवळ शब्दांचाच भेद आहे एकाच दैवी चित्रकारानं सृष्टीचं सुंदर चित्र बनवण्यासाठी वापरलेले हे केवळ दोन रंग आहेत मशिदीतही तुम्ही अजान त्याच परमेश्वराच्या नावानं देता आणि आम्ही देवळात घंटा त्याच परमेश्वराच्या नावानं वाजवतो कुठल्याही धर्माच्या बाबतीत निष्ठुरता दाखवणं म्हणजे पवित्र कुराणातल्या पवित्र शब्दांचाच अपमान आहे एखाद्या सुंदर चित्रावर नवी रेग ओढण्याचा प्रयत्न करणे म्हणजे या दैवी चित्रकाराचा अपमान करणेच होय न्यायाच्या दृष्टीनेही जजिया कर हा संपूर्णपणे अन्यायकारक आहे राजनैतिक दृष्ट्या विचार केला तर हा कर तेव्हाच लागू केला जाऊ शकतो जेव्हा एखादी सुंदर स्त्री अंगभर दागिने घालून निडरपणे एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात एकटीही जाऊ शकते पण तुमच्या राज्यात तर शहरही भर दिवसा लुटली जात आहे मग गाव खेड्यांचा तर विचारच करायला नको हिंदुस्थानात जजिया कर लावणं हा एक तुमच्याच धर्माला मान्य नसणारा नवा शोध आणि एक आक्रमण आहे जर तुम्ही हिंदूंना धमकावणं आणि छळणं ह्यालाच धर्मनिष्ठा म्हणत असाल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जजिया कर हा राणा राजसिंहावर लावला पाहिजे जे हिंदूंचे वजीर म्हणजे प्रधान आहेत मग तुम्हाला माझ्याकडून वसुली करणं खूप सोपं जाईल पण मी तर आपला केवळ एक छोटा सेवक आहे रयतेसारख्या गरीब मुंग्या आणि माशांना सतावण्याची ही कुठली शूरवीरता मला तुमच्या अधिकाऱ्यांच्या स्वामी भक्तीबद्दल खूप आश्चर्य आणि शंका वाटते तुमचे अधिकारी तुमच्यापर्यंत रयतेच्या खऱ्या भावना बिलकुलही कळवत नाहीये आणि हे फारच भयंकर आहे अधिकाऱ्यांनी राजापासून रयतेची खरी परिस्थिती लपवणे म्हणजे जळत्या निखाऱ्यांना वाळलेल्या गवतानं झाकणं होय माझी तर अशी मनोकामना आहे की जहापना आलमगिराचं शासन सूर्यासारखं राजनैतिक क्षितिजावर चमकत राहावं मित्रांनो या खरमरीत पत्रामधून शिवाजी महाराजांनी धर्मांध औरंगजेबाचं थोबाड शाब्दिक थापडांनी फडाफडा फोडलं आणि चांगलंच सुजवलं महाराज औरंगजेबाला भिकारी आणि आपल्या वंशाचं नाव मातीत मिसळणारा असंही म्हणाले औरंगजेब हा इस्लामलाच कलंक लावणारा आहे असं महाराज त्याला अत्यंत अभ्यासपूर्ण भाषेत म्हणाले मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या या खरमरीत पत्रामधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्या समोर येतात महाराजांची धार्मिक सहिष्णुता कुराणाचा अभ्यास पर्शियन भाषेवरचं प्रभुत्व शत्रूची शासन व्यवस्था अर्थव्यवस्था आणि प्रजेच्या स्थितीची सखोल माहिती आणि सोबतच शालीमध्ये जोडे घालून ते सपासप मारण्याची निडर आणि एक वेगळीच शैली हे पत्र औरंगजेबाला पाठवल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत तुटली कारंज लुटलं आणि बागलान जिंकून घेतलं औरंगजेबाचे सालोटा साल्लेर औंढा पट्टा त्र्यंबक असे अनेक किल्ले जिंकून घेतले सुरतेच्या आणि कारंजेच्या दुरानं औरंगजेबाचं सुजलेलं थोबाड काळं ठिक्कर पडलं मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद